योग आणि वेदांत यांचं ब्रह्मज्ञान हे एकमेव फल आहे शाश्वत फल ज्याला म्हणतात अंतिम फल ज्याला म्हणतात हे समजावून सांगण्यासाठी या अधिकरणामध्ये परोपरीने प्रयत्न केलेला आहे त्यावर आक्षेपही परोपरीने घेतले गेलेत आणि ते सिद्ध करण्यासाठी परोपरीने प्रयत्न केले गेले एवढं समजून याचं एकच प्रयोजन आहे की कोणत्याही कृतीने आत्मज्ञान होत नाही कोणत्याही कृतीने आत्मज्ञान होत नाही एवढं समजावून सांगण्यासाठी एवढी सगळी खटपट यामध्ये केलेली आणि आपण सगळेजण अत्यंत कृतिशील असल्यामुळे काहीतरी करण्याची अखंड सवय असल्यामुळे काहीतरी करून आम्हाला आत्मज्ञान मिळेल काहीही करून ते आत्मज्ञान मिळेल अशा तऱ्हेच्या आमच्या कल्पना असतात आणि त्या कल्पना संपूर्ण पुसून टाकण्यासाठी ह्या अधिकरणामध्ये जास्त जास्त प्रयत्न केले जातात चित्तशुद्धी नावाची एक गोष्ट आहे चित्तशुद्धीचं सुख आहे निर्वाद आहे पण चित्तशुद्धीचं सुख म्हणजे आत्मसुख नव्हे आम्ही आमचं कर्म जसं शास्त्रात सांगितलं तसं केलं निष्काम बुद्धीने केलं आणि त्यामुळे आमचं अंतकरण अत्यंत पवित्र झालं शुद्ध झालं तरी केवळ चित्त शुद्ध झालं आणि पवित्र झालं म्हणून येते मुक्त झालं असं नाही अनेक गोष्टी फार स्पष्ट करून घ्याव्या लागतात आम्ही अतिशय चांगली उपासना केली जशी शास्त्रात सांगितली तशी केली निष्काम बुद्धीने केली त्याने चित्त शांत होईल पण चित्त शांत होणं म्हणजे चित्त मुक्त होणं नव्हे म्हणजे चित्त शांतीमध्ये सुख आहे चित्त शुद्धीमध्ये सुख आहे पण चित्तशुद्धीचे सुख आणि चित्त शांतीचं सुख ही अलीकडची सुख आहेत आत्मसुखाची त्याची कधीही बरोबरी होत ते लक्षात येणं मोठा अवघड आहे आणि हे लक्षात येत नाही तर माणूस कर्म आणि उपासना या दोन गोष्टीमध्ये सरमून आणि रंगून राहतो कर्म उपासना अनिवार्य आहेत गोष्ट अगदी खरी पण ज्या गोष्टी अनिवार्य आहेत त्या अंतिम नव्हेत हे लक्षात ठेवायचं त्या अंतिम नव्हेत हे लक्षात ठेवायचं आणि हे लक्षात ठेवलं की आपली प्रगती आपल्याला आणखीन पुढे काहीतरी आहे आणखीन पुढे काहीतरी आहे एवढ्यावर थांबायचं नाही अशी जर सतत जाणीव असेल तर पुढची प्रगती होऊन जाते आता जे झालं तेच अंतिम आहे हे झालं हे छान आहे अशा पद्धतीचा मतामध्ये विचार जर जुडूमूल झाला तर तिथेच थांबण्याची शक्यता असते म्हणून हे परोपरीने सांगावं लागतं या वेदांत शास्त्रात अध्यात्मशास्त्रात आदर्श काय तो नेहमी सांगायचा असतो सर्वात उंचीचं काय तो नेहमी सांगायचं असतं कदाचित परवडेल कदाचित परवडणार नाही झेपेल झेपणार नाही कदाचित गाठलं जाईल कदाचित गाठलं जाणार नाही ह्याचा विचार न करता अंतिम काय आहे खरं काय आहे सत्य काय आहे शाश्वत काय आहे शेवटचं काय आहे या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असं शास्त्रकारांचं आणि मोठमोठ्या संतांचं असं म्हणलं आणि त्यामुळे अल्पसंतुष्टता ह्या क्षेत्रात अजिबात कामाला येत नाही एवढी प्रस्तावना करण्याचं एकच कारण आहे कुठंतरी कर्म आणि उपासनेमध्ये थांबलेले लोक विचार केला तर कर्म हे एक बंधनच आहे उपासना हे सुद्धा एक बंधन आहे आणि किंबहुना ज्ञान हे सुद्धा एक बंधन आहे कोणतं ज्ञान ज्याला ज्ञान म्हणतात परोक्ष ज्ञान म्हणतात तेही एक बंधनच आहे मोक्ष शब्दाचा अर्थ असा आहे या तिन्हीतून सुटलेला आहे तो खऱ्या अर्थाने मुक्त आहे म्हणून त्याला शास्त्रीय शब्द जो कर्माच्या कचाटातून सुटलेला आहे दुसरं जो उपासनेतून सुटलेला आहे आणि जो शब्दज्ञानातून सुद्धा सुटलेला आहे सोहम मधून सुद्धा सुटलेला आहे ही मोक्षाची अंतिम सीमा आहे आणि अंतिम मोक्षाची सीमा असते हे आधी ठाऊक पाहिजे ती सीमा गाठण्यासाठी आम्ही किती लांब आहोत हे कळलं पाहिजे आणि आमची आमची लांबी आम्ही जितक्या आहोत ती अंतर आणि ती सीमा यातलं अंतर कमी करणं याला साधना असे म्हणतात आता सुरुवात करू त्याला साधना असे म्हणतात आणि जोपर्यंत अशा साधनेचा निश्चित व्याख्या आमच्यासमोर नाही तोपर्यंत ज्याला आम्ही साधना म्हणतो त्याला तुम्ही पण साधना म्हणा असे अल्पसंतुष्ट जर म्हणतात तर ती साधना असता इतकी अशी झंगणीत चाललेली असते की असं वाटतं पृथ्वीच्या पाठीवर साधक हात नेहमी नियम असा आहे जो उत्कृष्ट साधना करतो त्याला लोकमान्यता फार चांगली मिळते आणि जो सिद्ध झालेला असतो तो साधनाच करत नसल्यामुळे त्याच्याकडे कोण डुंगून भाग नाही असे या जगाची मी बरोबर आहे की तासन तास साधनेत बसलेला आहे तासन तास तपश्चर्येत बसलेला आहे तासन तास असं करतोय कसं करतोय हे करतोय ते करतोय हे लोकांना फार आवडत हे बरोबर आहे हे बरोबर आहे आणि असं वाटायला लागलं की त्यालाही वाटतं आपलं हे बरोबर आहे ज्या अर्थी लोकमान्यता आहे त्या अर्थी बरोबर आहे असं त्यालाही वाटायला लागतं म्हणजे त्यालाही वाटायला लागले की फार मोठा घोटाळा होतोय त्याला नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये त्यासंबंधी फार चांगली सूचना आम्हाला देऊन ठेवली इतके सगळे विचार ह्या बाबतीत समजावून घेणे आमची गरज आहे आणि समजावून घेतलेलं ते समजावून घेण्यासाठी आता जो सगळा प्रपंच आहे मोठा प्रपंच आहे हा तत्व समन्वय सूत्र खूप मोठा आहे त्याचं स्पष्टीकरण हे पुष्कळ मोठं आहे या स्पष्टीकरणाचं एक पहिलं सूत्र सांगितलं की कर्मठ जे असतात त्या कर्मठांना असं वाटतं की प्रत्येक वेदांत उपनिषद ज्याला म्हणतात त्या उपनिषदाचे जे मंत्र आहेत त्या प्रत्येक मंत्राचा अर्थ कर्म परच लावला पाहिजे अर्थ उपासना पर लावा आमची तक्रार नाही पण कर्म आणि उपासना ह्या पलीकडे अर्थ लावला हा त्यांना पसंत पडत नाही कारण त्यांच्या ध्येयाशी ते विसंगत आहे त्यांचं जर ध्येय स्वर्गप्राप्ती त्या स्वर्गप्राप्तीशी पुढचा भाग जो विसंगत असतो त्यामुळे त्यांना जीवनमुक्ती मान्य नाही आहे जीवनमुक्ती मान्य नाही स्वर्गप्राप्ती मान्य आहे किंवा एखाद्या ब्रह्मलोकाच्या ठिकाणी राहावं त्या ब्रह्मलोकाचं आयुष्य संपलं की ब्रह्मदेवाबरोबर आपण मुक्त व्हावं क्रममुक्ती झालं म्हणतात हे मान्य आहे तर आत्ता शरीर असताना मोक्ष ही गोष्ट त्यांना मंजूर नाही आहे आणि इथेच तर मूळ जो वाद आहे तो इथेच वाद आहे की जीवनमुक्ती सर्व शास्त्रकाराने संतांनी मान्य केलेली आहे आणि हे मान्य करत नाहीत जे कर्मवादी लोक आहेत ते ती मान्य करत नाहीत हाच दोघांच्या मतामध्ये मोठा फरक आहे त्यासंबंधी गंभीर विचार ह्या अधिकरणामध्ये आपल्याला केलेली गोष्ट आता थोडीशी पद्धतशीर सुरुवात करूया आजपर्यंत पद्धतशीर नव्हता असा त्याचा अर्थ होतो दोन तीन दिवस पद्धतशीर नव्हता असा त्याचा अर्थ होतो पण ते मान्य आहे पद्धतशीर नव्हतं हेही मान्य आहे पण पद्धतशीर नव्हतं याचं कारण आहे पद्धतशीर ठेवलं नाही याचं कारण आहे की सुरुवातीला एक दिवशी आपण म्हटलं होतं पहिल्या दिवशी आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं चार जणांसाठी हा विषय आपला चाललेला नाही हे लक्षात जर राहिलं सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असं ठरलं की मग त्यातल्या ज्या फार मोठ्या काही कसरती आहेत त्या कसरती सांगितल्या की चार सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येणार नाही मग सगळेजण इथे घरची आठवण करायला सुरुवात होईल असं नेव आहे सर्वांच्या ठिकाणी श्रवणामध्ये लक्ष लागेन असं झालं कळेन असं झालं की पहिल्यांदा आठवण कुठली येत असेल तर घरची आठवण येते दुसरं कुठून आम्ही इथे आलो असा दुसरा विचार येतो आणि असे विचार बहुसंख्य लोकांच्या ठिकाणी येऊ नयेत अशा दृष्टीने आपण सोपं करणार आहोत पण तरी सुद्धा काही पद्धतशीर विचार करण्याची आवश्यकता असते कारण चार लोक असं म्हणतील नाही तर ते ब्रह्मसूत्र झालीच नाहीत गडावरती आम्ही गेलो खरे पण ब्रह्मसूत्र झालीच नाहीत असं चार लोक म्हणण्याची शक्यता आहे मला त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे आणि त्यांच्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून थोडा विचार करूया वेदांत वाक्याने कर्त्याचं स्वरूप सांगितलं जाते असे हे म्हणता येत नाही वेदांत वाक्यामध्ये कर्ता क्रिया आणि कर्म या तीन सांगण्यासाठी वेदांतांचं तात्पर्य नाही पस्तीसाव्या पानामध्ये वेदांतात जी वाक्य आहेत वाक्य जे आहे त्या श्रुती वाक्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रिया कर्ता क्रिया आणि त्याचं फळ ह्याच गोष्टी सांगण्याच्या वेदांत सांगायच्यात असं नाही तर वेदांमध्ये जे काही सांगायचं ते ज्ञानासाठी सांगायचं आहे ब्रह्मज्ञानासाठी सांगायचं मी ब्रह्म असा अनुभव घेण्यासाठी सांगायचं हे मुद्दा पूर्वपूर्वीने स्पष्ट करण्याचं काम चालू आहे आता उदाहरणार्थ वेदांत त्यांनी कर्त्याचं स्वरूप सांगितलं जातं असंही म्हणता येत नाही कारण पूर्वधारण्य कोकणीचं असं म्हणतो त्या काली तो कशाने काय पाहिल त्या काली तो कशाने काय पाहिल आता हे जे उपनिषद आहे त्या उपनिषद वाक्य आहे त्या उपनिषद वाक्यामध्ये अशी एक स्थिती सांगितली की त्याला जीव ब्रह्मत्याची स्थिती म्हणतात या काळी जीव ब्रह्मरूप झालेला आहे अशी जी स्थिती म्हणजे ज्ञानाची जी स्थिती जी ज्ञानाची स्थिती आहे ज्ञानाची स्थिती तर मोक्ष अवस्था आहे मोक्ष दशा आहे त्या मोक्ष दशेमध्ये कोण कोणाला पाहिल आणि कशाने पाहिल अशा तऱ्हेचा प्रश्न विचारला त्या अवस्थेमध्ये कोण कोणाला कशाने पाहिल कोण कोणाला कशाने पाहणारा कोण असतो जीव काय कोण कशाने कशाला पाहिल आता कशाला शब्दाचा दृश्य जगत असा दृश्य जगत शब्दाचा अर्थ आहे आणि इंद्रिय जे असतात ते इंद्रियाने बाह्य असतात व्यवहारामध्ये जीव हा इंद्रियांच्या साह्याने दृश्य जगत पाहतो आता एक अशी अवस्था आहे ज्ञानावस्था ज्याला म्हणतात की ज्या ज्ञानावस्थात इंद्रिय लीन झालेली असतात अंतःकरण लीन झालेली असते आणि जीव जो आहे तो ब्रह्मरूप झालेला असल्यामुळे आत्माकार झाला असल्यामुळे आत्मस्वरूपात विलीन झालेला असल्यामुळे पाहायला कोणी शिल्लक राहत नाही तर कोण कशाने कशाला पाहिजे अशा तऱ्हेचं वाक्य ज्या वेदामध्ये आहे ज्या श्रुतीमध्ये आहे ते श्रुती वाक्य कर्म सांगण्यासाठी आहे असं कधीही म्हणता येणार नाही कारण त्या ठिकाणी कर्ता शिल्लक नाही त्या ठिकाणी द्रष्टा शिल्लक नाही त्या ठिकाणी कर्ता शिल्लक नाही त्या ठिकाणी जिथे करता नाही तिथे कर्मही नसतं जिथे कर्म नसतं तसं कर्माला फल सुद्धा काही नसतं अशा पद्धतीने एक एक सांगत सांगत सांगत कोणत्याही क्रियेचा ब्रह्मज्ञानाशी संबंध नाही हे सातत्याने समजावून सांगताय यज्ञ करून ब्रह्मज्ञान होईल का एक गोष्ट कशाने ब्रह्मज्ञान होईल व यज्ञाने यज्ञाचा उपयोग आहे की नाही आता भगवद्गीतेमध्ये जे यज्ञ सांगितले ते यज्ञ ना आता जुने यज्ञ आउटडेटेड झाले जे जुने यज्ञ आहेत ते आउटडेटेड झालेले ते यज्ञ करावे अशी कल्पनाच आता शिल्लक नाही आहे तरी तो करतात लोक ही गोष्ट वेगळी आहे पण शास्त्र असं म्हणतं की त्या यज्ञापेक्षा जे भगवद्गीतेत सांगितलेला यज्ञ आहे त्यातला एक यज्ञ कुठला तरी मग भले तो योग यज्ञ असेल ज्ञानयज्ञ असेल किंवा आणखीन कोणता यज्ञ असेल ते इथला एक कुठला तरी यज्ञ करावा अशी भगवद्गीतेची कल्पना आहे म्हणून यज्ञ क्रिया ज्या आहेत त्यात यज्ञ क्रियाने मोक्ष मिळणार नाही नक्की गोष्ट आहे तिनोपनिषद सांगितलंय ज्याची तू उपासना करतोस ते हे नाही कारण ब्रह्म उपास्य नाही ब्रह्म अनुपास्य आहे आता दोन्ही काय लागला एक कर्माने आत्मज्ञान होत नाही उपासनेने आत्मज्ञान होत दोन गोष्टी ठरून गेल्या पण कर्म आणि उपासनेशिवाय भागत नाही हे हे शंभर टक्के आता हे या बाबतीत मात्र कर्म टाळण्यासाठी हे चाललेलं नाही किंवा उपासनेची कटकट नको म्हणून हे चाललेलं नाही या दोन्हींची जी फळं असतात ती फळं मिळाल्यानंतर तेवढ्यावर थांबवायचं नसतं हे सांगण्यासाठी ही सगळी खटपट चाललेली आहे त्या काली हा कशाने काय पाहिजे अशा श्रुतीत क्रिया करता कर्म वगैरे साधने व फळे आत्म्यावचन निष्फल असल्याचे दोन जरी शुद्ध वस्तूचे असले म्हणजे वस्तू असले तरी ते प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही आता एक आणखी आक्षेप घेतला की जी शुद्ध वस्तू आहे त्या शुद्ध वस्तूच्या प्राप्तीसाठी तत्वज्ञानाची गरज काय आहे शुद्ध वस्तूच्या प्राप्तीसाठी तत्वज्ञानाची गरज काय जे नृत्य सध्या असेल जे माझं स्वरूपच असेल तर जे मीच आहे जे माझं स्वरूप आहे ते स्वरूप करण्यासाठी वेदांत शास्त्राची आवश्यकता आहे म्हणून वेदांत शास्त्र निष्फल आहे सांगायचं काय आहे पूर्व पक्षाच्या मताने वेदांत शास्त्र निष्फल आहे कारण नित्य सद्य वस्तूच्या प्राप्तीसाठी कुठल्याही शास्त्राची आवश्यकता नाही आता त्याचं उत्तर आहे की आत्मनित्य सुद्धा ही गोष्ट खरी आहे पण तो प्रमाणाने कळत नाही पाच ज्ञानेंद्राने कळणार नाही मनाने कळणार नाही अनुमान वगैरे हे जे प्रमाण आहे त्या अनुमान प्रमाणाने तो कळणार नाही त्या कशानेही कळत नाही नित्यसिद्ध असला तरी सुद्धा नेहमी आपल्याला ज्या पद्धतीने एखाद्या पदार्थाचं ज्ञान होतं त्या पद्धतीने आत्मवस्तूचं ज्ञान होत नाही आणि तसं होत नसल्यामुळे वेदांत शास्त्राच्या साह्याने अविद्येची निवृत्ती करून शुद्ध वस्तूची आपल्याला प्राप्ती करून घ्यायचं आता हे मनावरती फार बिंबलं पाहिजे मौली सांगतात विज्ञान अविद्यानाशय स्थळ मोक्षोपदान आहे पण ही जोडीशी केवळ साधना ज्ञान आता हे ज्ञानेश्वरीचे उपसंहार आहे ज्ञानेश्वरीचा उपसंहार या ठिकाणी हे इटलीची नानापरी निरुकुले ग्रंथ विस्तार संबंध ज्ञानेश्वरीच्या विस्तारामध्ये मला हेच सांगायचं आहे मला दुसरं काही सांगायचं नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी सुद्धा अनेक गोष्टी लोक ज्ञानेश्वरीतून शोधतात ज्ञानेश्वरीतला निसर्ग उदाहरणार्थ काय तो निसर्ग गुण आम्हाला आणि हे इथे पुष्कळ निसर्ग आसपास वाढलेला आहे आता जे मुद्द्याची गोष्टी आहेत ती घ्यायची नाही आणि बाकीचं काय वाटेल ते त्यातून संशोधन करत बसायचं हा जो प्रकार आहे त्या प्रकाराने आत्मवंचनाशिवाय दुसरं काही पदार्थ पडत नाही माझंच नुकसान मी करून देतो यापेक्षा पदात पडत नाही म्हणून अविद्या निवृत्ती हे एकच फक्त वेदांत शास्त्राचा हेतू आहे दुसरं वेदांत शास्त्र काही करून देत नाही आम्हाला अविद्येची निवृत्ती करून देतात म्हणून वेदांत शास्त्र नित्यसिद्ध वस्तूची मला प्राप्ती करून देत नाही आक्षेप काय होता नित्यसिद्ध वस्तूच्या प्राप्तीसाठी तत्वज्ञान काय करायचं मग आमचं तेच म्हणणं आहे नित्यसिद्ध वस्तूसाठी आमचं वेदांत शास्त्र नाहीच मग कशासाठी आहे ते तर जे नित्यसिद्ध वस्तू आम्हाला अनुभवायला येत नाही ती जी कारणं आहेत त्या कारणांची निवृत्ती करण्याचं काम वेदांत शास्त्र करतं आणि वेदांत शास्त्राने एकदा त्या कारणाची निवृत्ती झाली की नित्य सिद्ध वस्तू जी जशी आहे तशीच ती आहे ती प्राप्त करून घ्यायची नाही म्हणजे आक्षेप जो आहे मूळ नित्य शुद्ध वस्तूसाठी तत्वज्ञानाची आवश्यकता नाही हा जो आक्षेप आहे तो आक्षेप अशा पद्धतीने शास्त्रकारांनी नाहीसा केला आता दुसरी गोष्ट ब्रह्म हे त्याज्यही नाही आणि घेण्यासारखे असे असल्याने त्याविषयी सांगणे निरर्थक आहे ब्रह्म घेता येत नाही ब्रह्म टाकता येत नाही पण कर्मामध्ये मात्र काही वस्तू घ्यायच्या असतात आणि काही वस्तू टाकायच्या असतात काही वस्तू स्वीकारायच्या असतात काही वस्तू टाकायच्या असतात हे कोणत्या दिवशी जाणं कर्म ज्याला म्हणतात त्या यज्ञकर्मामध्ये काही गोष्टी स्वीकारायच्या असतात आणि काही गोष्टींचं हवन करण्याच्या दृष्टीने त्या त्याग करायचा यज्ञविधीमध्ये काही गोष्टींचा त्याग करायचा असतो आणि त्या त्याग करण्यासाठी हवन करण्यासाठी काही गोष्टी स्वीकारलं उदाहरणार्थ घृत आणावं लागतं आणि मग धुळताचा वेदीमध्ये हवन करतात आधी आणलं पाहिजे आज्य आज्य म्हणतात त्याला त्या तुपाला नाव वेगळं आहे आज्य त्याला तूप म्हणायला परवानगी नाही त्याला आज्या मग त्या आज्याचं अवलोकन यजमान पत्नीने केलं पाहिजे मग डावीकडून बघायचं गोजीकडून बघायचं ते नंतर ठरवायचं मग समोरून बघितलं तरी चालतं हा काय म्हणायचं त्याला पर्याय वरून बघितलं तर प्रत्यवाय असे सगळे प्रचंड अवडंबर झाला असतं अवडंबर माजवलं गेलं आणि ते अवडंबर माजवलं गेल्यामुळे बंडखोरी झाली त्या बंडखोरीतून अनेक संप्रदाय दुसरे उभे आला बुद्ध संप्रदाय त्यातूनच आला जैन संप्रदाय त्यातूनच आला चारवाक सुद्धा त्यातूनच आले हे सगळे बंडखोरांचे प्रतिनिधी आहेत आणि हे प्रतिनिधी बंडखोर व्हायचं कारण आहे काय की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्यातून काय होतं त्यातून बंडखोरी निर्माण होते असा एक विकास कसा झाला या सगळ्याचा हे हे मोठे बघण्यासारखं आहे एक मोठा इतिहास आहे की मूळ वेद त्या मूळ वेदातले सांगितलेले जे कर्मकांड आहे ते कर्मकांड त्या कर्मकांडाचा जबरदस्त केलेला विकास तो विकास असल्यामुळे साधलेला आपल्या पाकिटाचा विकास आता जाऊ आणखी पुढे पुढे जाईल ती गाडी आता अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा असं होऊ लागलं तेव्हा त्याला बंडखोरी झाली आणि त्या बंडखोरीतून अनेक गोष्टी निर्माण झाल्या संतांनी ती बंडखोरी बरोबर तिला संपूर्णपणे नाही केलं असेल तर कोणी तर आमच्या संतांनी नाही केलं फार मोठं काम आहे संतांना अशा दृष्टीने ब्रह्म घेण्यासारखं नाही टाकण्यासारखं नाही का नित्यसिद्ध वस्तू जी आहे नित्यप्राप्त जी वस्तू आहे ती घेणार कशी आणि ती टाकणार तरी कशी एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती माझ्यापेक्षा वेगळी असली पाहिजे एखादी गोष्ट टाकायची असेल तर ती सुद्धा माझ्यापेक्षा वेगळी असली पाहिजे मीच मला टाकू शकत नाही मी मला घेऊ शकत नाही पण आत्मरूप मी आत्मरूप मीला टाकू शकत नाही आत्मरूप मी आत्मरूप मीला स्वीकारू शकत नाही त्यामुळे जी वस्तू घेण्यासारखी नाही टाकण्यासारखी नाही तिचं वर्णन काय म्हणून करायचं असा आक्षेप तर वेदा पूर्वमीमांसेमध्ये जे हे आहेत यज्ञ संस्था आहे त्या यज्ञ संस्थेत काही वस्तू टाकायच्या काही वस्तू घ्यायच्या आता आमचं म्हणणं असं आहे हे भूषणच आहे काय काही टाकावं लागत नाही काही घ्यावं लागत नाही हे भूषणास्पद आहे आणि भूषणास्पद आहे आणि काही जरी टाकलं गेलं टाकावं लागलं तरी त्याचं दुःख होत नाही उदाहरणार्थ शरीर शेवटी काय करावं लागणार आहे टाकावं लागणार आहे शरीर शेवटी टाकावं लागणार आहे मग जे शरीर टाकावं लागणार आहे ते टाकणं हे भूषणास्पद आहे का दूषणास्पद आहे काहीच नाही तसं विचार करतं ते भूषणही नाही आणि ते दोष नाही जसं आलं तसं जाईल मी थोडंच म्हटलं होतं ये म्हणून अशा पद्धतीने आम्ही मी थोडंच त्या शरीराला म्हटलं होतं ये म्हणून मग मी त्याला नको जाऊ तरी का म्हणावं असा तरीचा विचार हे सगळे साधनाला अनुकूल असतो विचार मी जर त्याला हात मारले नसेल तर मी त्याला जाऊ नको असं का सांगावं जसं त्याने आलं तसं त्याने जावं अशा पद्धतीचे विचार सगळ्या संबंध संदर्भामध्ये किंवा आपण जे काही गोळा करून ठेवलेलं असतं पुष्कळ त्या संदर्भामध्ये जर आपल्याला करता आला तर एखादी वस्तू टाकता येत नाही किंवा एखादी वस्तू देता येत नाही हे भूषण आहे वेदांत शास्त्राला हे भूषण आहे ते भूषण नाही म्हणून त्या जे नाही घेण्यासारखे नाही असे जे ब्रह्म तो सर्वांचा आत्मा आहे त्या ज्ञानाने सर्व क्लेश नष्ट होऊन परमा परमपुरुषार्थाची प्राप्ती होईल मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं की सर्व तऱ्हेचे क्लेश नाहीसे होतात आणि परमपुरुषार्थाची प्राप्ती होते क्लेश अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश असे पाच प्रकारचे क्लेश आहेत यादी पाठ असते क्लेश कशाला म्हणतात आणि यादी पाठ असण्याचं एकच कारण आहे रोज जे क्लेश भोगायचे असतात त्याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे आज मी हा क्लेश भोगला आता मी हा क्लेश भोगतो आता मी हा क्लेश भोगतो असं आयुष्यभर हे भोगायचे क्लासिफिकेशन नाही करायचं आणि फक्त सांगायचं हा आज मी हा भोगला बरं आज हा भोगला आज तू भोगतोस ना हा आहे आता अशा पद्धतीने भोगल्या जाणाऱ्या क्लेशाचं नाव सांगणं किंवा नाव ओळखणं हे क्लेश समजून घेण्याचा हेतू नाही मग पंचक्लेशांची निवृत्ती करणं हा जे म्हणजे पंचक्लेश समजून घेण्याचा हेतू आहे ती निवृत्ती कशाने होते मी ब्रह्मा अशा अनुभवाने पंचक्लेशांची निवृत्ती होते अविद्या मी देह आहे असं वाटणं त्याला काय म्हणतात अविद्या जग सत्य आहे असं वाटणं याला म्हणतात अविद्या अस्मिता बुद्धीचे धर्म आहे आत्म्याचे धर्म आहेत असं वाटणं त्याला म्हणतात अस्मिता बुद्धीचा धर्म काय क्रोध हा बुद्धीचा धर्म आहे तोच आत्म्याचा धर्म आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा समोरचा माणूस संतापला असं वाटतं आत्मा संतापलेला नसतो त्याचा कोण संतापलेलं असतं त्याची बुद्धी संतापलेली असते जर आत्म्याकडे लक्ष दिलं आणि संतापणाऱ्या बुद्धीकडे लक्ष दिलं नाही तर त्याच्या क्रोधाचा आपल्याला क्रोध येत नाही युक्ती आहे समोरच्या माणसाच्या संतापाचा आपल्याला संताप यायचा नसेल तर लक्ष कोणाकडे द्यावं त्याच्यात आत्मस्वरूपाकडे लक्ष द्यावं आणि आतमध्ये निर्णय करावा तो संतापलेला नाही म्हणून तो संतापल्यामुळे आपल्याला जो संताप येतो त्या संतापाची निवृत्ती होऊन जाते असं समोरच्या संबंधी करता करताय स्वतःचे संबंधी करता येतात संताप यायला लागला कोण संतापतंय माझ्यातलं बुद्धी संत आत्मरूप मी संतापत नाही असं म्हटल्याबरोबर संतापाचा पारा आपोआपच खाली जातो कारण त्या संतापाला छेद दिला जातो ना या विचारामुळे संतापाला छेद दिला जातो नामस्मरण करणारे असं म्हणतात की आम्ही सांगता आपल्या क्षणी शिवराम जयराम जयराम म्हणायला सुरुवात करतो आता विचाराने छेद देणं काय आणि नामाने छेद देणं काय दोन्हीचा अर्थ एकच आहे पण ह्याच्यावर अशी कल्पना होते नामसाधकांची की लहान मूल जसं चिरचिर करायला लागलं तशी त्याला गोळी द्यायची असते तसं डोक्याला काहीतरी त्रास व्हायला लागला की नाम घ्यायचं असतं असा नामाचा उपयोग शास्त्रकाराने सांगितलेला नाही आणि बहुतेक जण नामाचा असा उपयोग करायला सुचवतात की तुला फार त्रास व्हायला ना काय रामराम मंडळी म्हणजे तुला त्रास जाईल त्या पोराला गोळी देवे म्हणजे त्याची चिरचिर बंद होईल अशा पद्धतीने नामसाधनाचा दर्जा खाली उतरवायचं काम सर्वजण प्रामाणिकपणे करत असतात प्रत्येक साधनाचं जी उंची आहे ना त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा आम्ही नाही समजून घेतला की ते साधन आम्ही असं खाली आणतो कोणत्या पातळीवरती मला झेपणाऱ्या पातळीवरती खाली आणत आणि मला झेपणाऱ्याच्या पातळीवरती खाली आलं की त्याचा निकाल लागला पण समजा हरकत नाही आता विचार अशा दिशेने आपला चालला की रागव तो कोण अस्मिता शब्दाचा अर्थ बुद्धीचे जे धर्म आहेत ते आत्म्याचे धर्म असमान अस्मिता अस्मिता राग राग शब्दाचा अर्थ प्रेम अनुकूल भावनेला राग असं म्हणतात अनुकूल भावनेला राग असं म्हणतात अनुकूल भावना का निर्माण होते सुखासाठी मला सुख हवं म्हणून एखादी अनुकूल गोष्ट मला हवीशी वाटते प्रतिकूल गोष्ट का नकोशी वाटते मला दुःख नको म्हणून प्रतिकूल गोष्ट म्हणून प्रतिकूल गोष्टीविषयी जे द्वेष आहे अविद्या अस्मिता राग द्वेष आता हे दोन जे आहेत ते द्वंद्वच आहे राग आणि द्वेष हे काय आहे द्वंद्व आहे अनुकूल हवं म्हणून त्याच्याबद्दल प्रेम प्रतिकूल नको म्हणून त्याच्याबद्दल द्वेष आणि अनुकूल का हवं सुखासाठी प्रतिकूल का नको पुन्हा सुखासाठी मीच सुखरूप आहे असं कळलं आणि असा अनुभव आला तर अनुकूलाचा स्वीकारही करायची गरज नाही आणि प्रतिकूलाचा द्वेषही करण्याची गरज नाही दोन्ही गोष्टी केल्या की द्वंद्वात इथं अविद्या अस्मिता राज द्वेष आणि अभिनिवेश अभिनिवेश शब्दाचा अर्थ मरणाच्या भीतीला अभिनिवेश असं व्यवहारामध्ये अभिनिवेश शब्दाचा अर्थ आवेश असा होतो व्यवहारामध्ये अभिनिवेश शब्दाचा अर्थ आवेश असा होतो पण परमार्थामध्ये अभिनिवेश शब्दाचा अर्थ मरणाची भीती असा होतो आता मृत्यूची भीती का वाटते शरीर गेलं की मी मरणार अशा तऱ्हेची कल्पना असल्यामुळे मृत्यूची भीती वाटते पण ज्या क्षणी शरीर मी नाही असं ठरतं जीव ब्रह्म इतक्याचा अनुभव आल्यानंतर त्यावेळेला मरणाची भीती सुद्धा जाते म्हणून पाच क्लेश जे आहेत ते या ज्ञानाने सर्व क्लेश नष्ट होऊन पुरुषार्थाची प्राप्ती होते आता अशा तऱ्हेचं वाक्य आहे थोडं समजून परमपुरुषार्थ कशाला म्हणतात मोक्षाला परमपुरुषार्थ म्हणतात हा विषय अनेक वेळा आपण पाहिला परमपुरुषार्थ पुरुषार्थ चार आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आता मोक्ष हा परमपुरुषार्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ असा आहे आणि हा सर्वात श्रेष्ठ जो पुरुषार्थ आहे तो सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ मिळवावा असं फार कमी जणांना वाटतं कर्म अर्थ काम आणि मोक्ष पहिले तीन आहेत त्यातले मधले दोन नक्की पाहिजेत पहिला फार त्रासदायक आहे आणि मोक्ष तर अति त्रासदायक आहे मग कोणते हवेत मधले दोन पाहिजे असं तरीच एक आहे म्हणून परम पुरुषार्थ प्राप्त झाल्याशिवाय क्लेशाची निवृत्ती होत नाही म्हणून परमार्थाचं ध्येय आहे परमानंदाची कारणा वर्तमान सकल निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे घोषवाक्यच आहे शास्त्राचं घोषवाक्य आहे वर्तमान सकल दुःख निवृत्ती मलमपट्टीची दुःख निवृत्ती नाही वरचेवर वरचेवर मलमपट्टी करून केलेली दुःखाची निवृत्ती अभिप्रेत नाही परमार्थाला वर्तमान कारण काय आहे दुःखाचं मी देह आहे हा ध्रम हे दुःखाचं कारण आहे जग सत्य आहे हे दुःखाचं दुसरं कारण आहे मी करता आहे भोगता आहे हे दुःखाचं तिसरं कारण आहे अशी तिन्ही कारण शांत झाली आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक अशी तिन्ही तापांची शांती झाली की कारणासहर्तावान सकल दुःख निवृत्ती म्हणजे होते शांती शांती शांती म्हणण्याची इतकं छान ठेक्यात म्हणतात ओम शांती शांती शांती असं ते ठेक्यात ऐकल्यानंतर असं वाटतं की हा शांत झालेलाच आहे पण तो अजिबात शांत झालेला नसतो आता ओम शांती शांती पहिली आध्यात्मिक तापाची शांती असो आध्यात्मिक तापाची शांती देहत आध्यात्म नष्ट झाल्याशिवाय होणं शक्य नाही जो पण देहत आधात्म आहे तो पण आध्यात्मिक शांती होणारच नाही तापाची आधी भौतिक तापाची शांती जो पण जग सत्य वाटतंय तो पण आधी भौतिक तापाची शांती होणं अशक्य आहे कारण जगाचे ताप हे होत राहणारच आहे जग मला ताप देता असं नाही पण जग जे मला करतं ते मला ताप आहे असं वाटतं जग जे मला काही करतं ते त्या ताप आहेत असं मला वाटतं जग ताप देण्याचा उद्देश नसतो ज्याला मला ताप द्यायचा असतो तो त्याचं काम करत असतो तो विषय सोडून द्या आपला मुद्दा चाललाय की आध्यात्मिक आदिबौद्धिक आदिदैवी असे जे तीन ताप आहेत त्या तीन तापाची शांती हवी असेल तर त्याचे उपाय निश्चित ठरून गेलेला आहे आणि यापैकी कोणाच्या आशीर्वादाने तीन तापाची शांती होत नाही सदिच्छेने या तीन तापाची शांती होत नाही कोणाकडे मागून तीन तापाची शांती होत नाही या तीन तापाची शांती कमावी लागते ही कमाई आहे आणि ही कमाई आहे जो पण मला पटत नाही तोपर्यंत भिक्षा आहे असं वाटतं आणि भिक्षा आहे असं वाटतं की कोणाकडे तरी मागावीशी वाटते आणि मागितलं की मिळणार ही वस्तू नाही मागून मिळणारी गोष्ट नाही तिथे आहेच ती आहेच तीच फक्त अनुभवायचे आणि हेच याचं वैशिष्ट्य असल्यामुळे महाकठीण होऊन बसलंय आहे तेच अनुभवायचं आहे म्हणून महाकठीण आता काही प्रकरणामध्ये देवतांविषयी सांगितले त्या प्रकरणामध्ये ते उपासनेसाठी सांगितले असं म्हटलं तर आमची तक्रार नाही कारण उपासना हे सुद्धा एक अंग आहे पण उपासना हे प्रमुख अंग हे समजा चढू जातं हा ते बरोबरच आहे जड जाणार बरोबरच आहे जे उपासक असतात त्या उपासना उपासकांना हा विचार आवडत नाही आणि न आवडणंही बरोबरच आहे कारण उपासनाने जे फळ मिळायचं ते त्यांना फळ मिळालेलं नसतं ज्या उपासनेने अवि मलदोष विक्षेप दोषाची निवृत्ती होते कर्माने मलदोषाची निवृत्ती होते तेव्हा असं शुद्ध आणि शांत मन अंतिम शुद्धतेकडे अंतिम शांतीकडे ओढ घेतल्याशिवाय हा फार पक्का नियम आहे ज्या वेळेला माझं मन कर्माचरणाने शुद्ध होतं त्या शुद्ध असलेल्या त्या मनाला अंतिम शुद्धीची ओढ लागते आणि अंतिम शुद्धी कुठे आहे आत्मस्वरूप अंतिम शुद्ध विमल आहे आत्मस्वरूप शांत आहे त्या अंतिम शांतीची ओढ लागली की त्याला ब्रह्मसूत्राची ओढ लागते आणि मग त्याला फक्त की ठीक आहे उपासना उपासनाने जे मला द्यायचं ते दिलेलं आहे कर्माने जे मला द्यायचं ते दिलेलं आहे आता काय पडायला पाहिजे परमपुरुषार्थ जो आहे तो परमपुरुषार्थ साधायचा आहे पण हे केव्हा आहे जे दिलेलं आहे ते आतमध्ये खरंच दिलेलं असेल तर ठरवायचं नाही घडावर येतं हां याने हे झालेलं याने हे झालेलं आहे आता असं ठरवून मिळणारी गोष्ट नाही होणारी गोष्ट आहे म्हणून कर्म कर्माने चित्त शुद्ध झाली की कर्म गळून पडतं चित्त शांती झाली की उपासना गळून पडते जसं पिकलेला चिक्कू झाडावर आपोआप गळून पडतो त्याप्रमाणे त्याला काहीतरी लावून पुष्कळ त्याला चुना लावा त्याला असं करा त्याला त्या सगळ्या पेंड्यात भरा आणि म्हणजे तो मग पिकेल असा पिकलेला चिक्कू कधीही गोड लागत नाही असा पिकवलेला असतो मार्केटिंग करण्यासाठी जे घडबडीने पिकवलेलं असतं आंबा असो ना ते चिक्कू असो ते कधी गोड लागत नाही अशा पद्धतीने चित्तशुद्धीचं फळ हे मिळालं की अंतिम शुद्धीची ओढ आहे चित्त शांतीचं फळ मिळालं की अंतिम शांतीची ओढ आहे आणि अशी ओढ लागली की ब्रह्मसूत्र हेच त्याच्यासाठी साधन आहे दुसरं साध्य त्याच्यासाठी साधन नाही जरी इतरत्र वेदवाक्यांना विधीशी कोणता ना कोणता संबंध असल्यापासून प्रामाण्य असले दिसत नाही तरी आत्मज्ञानाला मोक्ष फल असल्यामुळे ते सांगणारे जे शास्त्र ते प्रमाण आहे असं ठेवता येत नाही शास्त्राचे प्रामाण्य अनुमानाने समजत नाही त्यामुळे कोणत्याही दृष्टांताने त्याचे ज्ञान होत नाही कोणाचं ज्ञान आत्मस्वरूपाचं ब्रह्माचं ज्ञान कोणत्याही दृष्टांताने होत नाही तुका सर्वोत्तमा तुझं काही गावी उपमा तुकाराम महाराज कारण म्हणतात सर्वोत्तमा त्याला उपमा द्यायची कोणती म्हणून दृष्टांताने समजण्यासारखा हा विषय नाही मग कशाने समजेल वृत्तांताने समजणार हे गोष्ट खरी आत्मा कसा आहे निर्गुण आहे कोणासारखा आहे आता काय उत्तर द्यायचं आता आत्मा निराकार निर्भय आहे कोणासारखा आहे जास्त जास्त आकाशासारखा आहे असं मानता येतं कारण आकाश निर्वयव आहे आणि निरवयव असल्यामुळे आकाशासारखा असा दृष्टांत ब्रह्माला नेहमी देतात पण तरी आकाशाला गुण आहे शब्द नावाचा आणि ब्रह्मनिर्गुण असल्यामुळे आकाशाचा दृष्टांत सुद्धा ब्रह्माला फिका पडतो म्हणून दृष्टांत देता येत नाही आणि दृष्टांत देता येत नसल्यामुळे शास्त्राशिवाय त्याचं ज्ञान होणार नाही दृष्टांतानं एखाद्या गोष्टीचं ज्ञान होत उदाहरणार्थ हे नेहमी आपण म्हणतो कुठलं एक प्रमाण आहे शब्द अनुभव नाही शक्य प्रत्यक्ष अनुमान उपमान आता उपमान प्रमाण इथं असलं धरून पिल्लूचा दांडगा दांडगा कोणासारखा दिसतो मोठ्या कुत्र्यासारखा दिसतो काहीतरी सांगता येतं लांडगा कोणासारखा दिसतो फार मोठ्या कुत्र्यासारखा लांडगा दिसतो म्हणून लांडग्याचं लांडगा ज्याने पाहिलेलं नाही त्याला लांडग्याचं वर्णन करण्यासाठी कुत्र्याचा दृष्टांत उपयोगी पडतो पण ब्रह्माला कोणाचा दृष्टांत द्यावा तर ब्रह्माला कशाचाही दृष्टांत देता येत नाही म्हणून ब्रह्म संबंधासाठी शास्त्राशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही आणि हे शास्त्र फक्त ब्रह्म प्रतिपादक आहे जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक आहे कर्मासाठी या शास्त्राचा विनियोग नाही उपासनेसाठी या शास्त्राचा विनियोग नाही हे ठसण्यासाठी आणि रोजण्यासाठी ही सगळी खटपट चाललेली आहे महाराज कोणी आक्षेप घेतात की जरी ब्रह्मशास्त्राने कळत असले तरी ते प्रतिबुद्धिमितेचे विषय आहे आता हट्टी असतात हे लोक हट्टी कशा असतात आता मी ज्ञान करून घेणारा असल्यामुळे ज्ञानाचा करता मी आहे ज्ञान करून घेणं ही एक क्रिया आहे आता करता आणि क्रिया नाही असं कसं म्हणता कशा पद्धतीचं असं आमच्या मला सांगता येणार ना तर ज्ञान करून घेणारा मी आहे असं म्हटलं तर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण ज्ञान करून घेणं हे काय आहे क्रिया आहे आणि ज्ञान हे त्याचं फळ आहे अशा पद्धतीने चटकन वाटणी करून घेतली की करतात क्रिया आणि फळ हे तुमच्याही बाबतीत खरं ठरतं असा आक्षेप त्यांनी घेतला आणि असं तुम्हाला मला सुद्धा वाटण्याची शक्यता आहे की मी ज्ञान करून घेणारा कोणते आहे असं मला वाटतं आणि ज्ञान मला होणार आहे असंही मला वाटतं आणि ज्ञान होण्यासाठी मी ध्यानाला बसणार आहे असंही मला वाटतं हे जे वाटणं आहे ते तिन्ही गोष्टी खोट्या आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आणि तिन्ही गोष्टी खोट्या हे कळलं की मग ह्याचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याचा आपल्याला बरोबर खोडून काढता येईल ते समजावून घ्यायचं कसं समजावून घ्यायचं मी ज्ञानाचा करता नाही मी म्हणजे कोण मी ज्ञानाचा करता नाही म्हणजे मी करून ज्ञान करून घेणारा नाही असं साधा मराठीत आहे मी ज्ञान करून घेणारा नाही आता व्यवहारामध्ये मी खाणारा आहे बरोबर आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड चालवत असलेली जी क्रिया आहे मी त्या पदार्थांवर बसलेला आहे वरून बघत बघा खाली असे पदार्थ भरपूर भरलेले आहेत त्याच्यावरच मुक्काम आहे माझा कॉटवर मुक्काम नाही आता मी खाणार आहे हे जसं आहे तसंच मी ज्ञान करून घेणार आहे असं आपल्याला वाटतं आणि इथेच मोठा प्रॉब्लेम आहे मी ज्ञान करून घेणार नाही आता खाणारा कोण आहे जीव ममता द्रष्टा हे सगळं जे करता भोगता हा सगळा कोण आहे जीव हा म्हणता आहे जीव हा करता आहे जीव हा भोगता आहे त्यामुळे भक्षण करणारा सुद्धा आहे जीवच आता जीव हा ज्ञान करून घेणारा नाही याचं कारण आहे हा जीव ज्या वेळेला ज्ञानस्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये स्वतःला हरवून टाकतो त्यावेळेला ज्ञान नावाची गोष्ट नित्य सत्य असलेली तिथेच असलेली आता पुढे काय बोलता येत अनुभवाला येते असं म्हणता येत नाही कळते असं म्हणता येत नाही मला त्याचा अनुभव येतो असंही म्हणता येत नाही मला ज्ञान झालं असंही म्हणता येत नाही आणि हे त्याचं मोठं भूषण आहे की ते प्राप्त झाल्यानंतर अमुक झालं असं म्हणता येत नाही अमक्याला ते झालं असंही म्हणता येत नाही आणि अमक्याने ते प्राप्त करून घेतलं साधनाने असंही म्हणता येत नाही आणि फार मोठं भूषण आहे वेदांत शास्त्राचं मोठं भूषण आहे आणि हे जो कोण भूषण आपल्याला कळत नाही तोपर्यंत मी ज्ञानाचा करता आहे असं मला वाटतं म्हणजे मी ज्ञान करून घेणार आहे असं मला वाटतं ध्यान हे ज्ञान करून घ्यायचं साधन आहे असं मला वाटतं सर्वात मोठा भ्रम आहे ज्ञान ध्यानाने कधीही ज्ञान होत नाही ध्यानाने फक्त जे माझं स्वरूप नाही ते हळूहळू आपल्याला सोलून बाजूला काढता जे मी नाही ते ध्यानाने बाजूला करता येईल सोलिव सुख शब्द फार सुंदर शब्द आहेत सोली सुख जे मी नाही ते ध्यानाने निवृत्त होत आणि ध्यानाने मी जे नाही ते निवृत्त झालं की जे मी आहे ते काय नाही पुढे बोलायचं ते अनुभवाला येतं असं म्हटलं की आमचं घोटाळा झालाच अनुभवाला आलं की मला ज्ञान झालं असं म्हणण्याची पाळी येते आणि मला ज्ञान झालं असं म्हणण्याची पाळी आली की ज्ञान ज्ञानाचा करता मी झालो ते ध्यान हे क्रिया झाली आणि ज्ञान हे त्याचं फळ झालं म्हणजे पुन्हा जो कर्मवादी आहे त्या कर्मवाद्याचं म्हणणंच मान्य केल्यासारखं झालं तेव्हा कर्मवाद्याचा जो आक्षेप आहे तो कर्मवाद्याचा आक्षेप नीट समजून घेतला तर नेमकं मला साधनेमध्ये काय करायचं हे मला कळलं साधनेमध्ये अविद्येची जेवढी रूपं आहेत अविद्येच्या जेवढ्या अभिव्यक्ती आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला नाही शकायच्या दोन पद्धतीने नाहीसे करता येतात ध्यानामध्ये त्या लीन करता येतात आणि जागृतीमध्ये त्यांचा वाद करता येतो एक वाटते कायम ते लक्षात ठेवायचे की ध्यानामध्ये त्या लीन होतात अविद्येच्या सगळ्या अभिव्यक्ती ध्यानामध्ये लीन होतात आणि जागृतीमध्ये त्यांचा बाध करायचा असतो जोपर्यंत बाध समाधी म्हणजे काय हे कळत नाही तोपर्यंत अविद्या होतच नाही वादसमाधी नावाचा शब्द सहसा आमच्या ऐकण्यामध्ये नाही आहे संप्रज्ञात समाधी असंप्रज्ञात सगुण समाधी निर्गुण समाधी अशा अनेक सात आठ दहा प्रकार समाधीचे आमच्या समोर असतात शास्त्राचा अभ्यास करायला असला पण बाद समाधी नावाची समाधी जी आहे ती ज्ञान समाधी आहे बाद समाधी आणि बाद शब्दाचा अर्थच असा आहे की डोळ्याने वस्तू बघत असून सुद्धा डोळ्याने वस्तू बघत असताना सुद्धा घटावच्छिन्न चैतन्यावरती नजर असणे घटावच्छिन्न आता मोठा शब्द झाला आता घटाने सीमित झालेलं चैतन्य घटाने मर्यादित झालेलं चैतन्य याला म्हणतात घटावच्छिन्न चैतन्य आता साधे भाषण आहे हे घड्याळ आहे चैतन्य व्यापक आहे व्यापक चैतन्यामध्ये नाम आणि रूप असलेल्या घड्याळामुळे काय झालं त्याला जणू काही सीमा पडली त्याला जणू काही मर्यादा पडली वास्तविक मर्यादा नाही आहे पण जणू काही त्याला मर्यादा पडली घड्याळाच्या अस्तित्वामुळे घड्याळाचे नाव आहे घड्याळे रूप आहे अशा नामरूपात्मक असलेल्या घड्याळ नावाच्या पदार्थामुळे व्यापक ब्रह्माला एक मर्यादा पडली आणि ही मर्यादा पडलेली हे ज्याला आतमध्ये कायमचं रुजलेलं आहे की ब्रह्म व्यापक आहे त्या व्यापक ब्रह्माला हे घड्याळ फक्त छेद देतं म्हणजे आडवं आलेला आहे आणि आडवं आलेला आहे असं एकदा कळलं की घड्याळ दिसत असून सुद्धा घड्याळ बाधित नाही घड्याळ दिसत असून सुद्धा घड्याळ बाधित होतं घड्याळ कळतं घड्याळात किती वाजले हे कळतं आता गेलं पाहिजे हे सुद्धा कळतं सगळं कळतं पण तरी सुद्धा घड्याळाकडे बाधितानं वृत्तीने बघण्याची जी सहज सवय लागलेली असते आता त्याला सहजता ठरवून केलं की ते कृत्रिम आहे मी ज्यावेळेस घड्याळ बघतो हा आता ठरवायचं हे नाम नामरूपात्मक आहे मग याचा छेद पडलेला आहे छेद पडलेला आहे तरी सुद्धा ब्रह्मस्वरूप व्यापक आहे असं ठरवावं लागतं तो पण साधना चालू आहे आणि ठरवायचं बंद झालं जे ठरवतच नाहीत असं नाही ना ठरवलेलं आहे ठरवणारा सहजता आलेली आहे ठरवण्याला सहजता आल्यामुळे ते ठरवणं बंद पडलेलं आहे असं जे आहे त्याला म्हणतात बाधितानं वृत्तीने जग आहे आणि असं बाधितानं वृत्तीने जग पाहायला लागलं किंवा काही अनुकूल नाही काही प्रतिकूल नाही कोणाचाही मला त्रास नाही माझा कोणालाही त्रास नाही भगवद्गीतेचा श्लोकच आहे तो सुद्धा काय श्लोक आहे यस्मान द्विजित लोक लोकांनो द्विजित या कठीणच आहे महाकठीण आहे हो. मी फारसा लोकांना त्रास देणार नाही पण लोकांचा त्रास मला होणार नाही हे कसं शक्य आहे नेहमीची तक्रार आहे सर्वांची तक्रार मी नाही त्रास देतो माझ्यासारखा निरुपद्रवी प्राणी तुम्हाला दिसणार नाही आणि इतका निरुपद्रवी असताना सुद्धा मला सगळेजण छळतात हे चांगलं का तुम्ही सांगा आता ती पण जबाबदारी आमच्यासारख्यावर ते तुम्ही सांगा आता हे उत्तरार्ध आहे लोकांना विजित लोक आणि त्याच्या पुढचं आहे आणि लोकांना ज्याचा त्रास होत नाही आणि लोक लोकांना जो त्रास देत नाही अशा दोन्ही गोष्टी त्याला जमतात आणि याचं त्याचं कारण आहे की त्यांनी लोक बाधित करून टाकलेले असतात सर्व लोक जे आहेत ते लोक बाधित करून टाकलेले असतात आणि बाधित करून टाकल्यामुळे लोकांचा त्रास नाही ज्याला आपल्याला लोक त्रास देतात असं वाटतं त्याने समजावं आपल्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही काय क्रायटेरिया आहे का लोकांचा मला फार त्रास होतो असं ज्याला वाटतं त्याला काय झालेलं नाही ब्रह्मज्ञान तो त्रस्त आहे त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही आणि त्रस्त चेहऱ्याने कधीही रामाच्या दर्शनाला जाऊ नये त्रस्त चेहऱ्याने आणि तसे त्रस्त चेहरे बघायला लागू नयेत म्हणून तर मिलित त्याने डोळे तसे अर्धोन मिलित करून ठेवलेले आहेत तुम्ही या समोर बघा दर्शन घ्या आमची तक्रार नाही अशा पद्धतीने रामाने एक भूमिकाच घेऊन ठेवलेली आहे कृष्णाने एक भूमिकाच घेऊन ठेवलेली आहे ती त्याची भूमिका आम्हाला कळत नाही ती भूमिका कळत नसल्यामुळे रामा रडा तर रामा शब्द रडारडीसाठी राम नाही हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत असंच चालू राहायचं आणि असंच चालू राहिलं जोपर्यंत तोपर्यंत मी ब्रह्म आहे हा अनुभवापासून आपण सतत दूर राहण्याची शक्यता म्हणून ज्ञानप्राप्ती हे कार्य नाही मी ज्ञानाचा करता नाही आणि ज्ञान हे त्या कर्माचं फळ नाही हे आतमध्ये रुजलं की कोणत्याही क्रियेने ब्रह्मज्ञान होत नाही हे रुजेल आणि मग मी ध्यानाला जो बसतो तो ब्रह्मज्ञान होण्यासाठी बसत नाही हेही कळेल मी नामाला बसतो ते ब्रह्मज्ञान होण्यासाठी नामाला बसत नाही हेही कळेल मग कशासाठी बसायचं असतं अविद्या निवृत्तीसाठी बसायचं असतं जे मी नाही ते मी आहे असं जे मला वाटतं त्याच्या निवृत्तीसाठी ध्यानाला बसायचं त्याच्या निवृत्तीसाठी ध्यानाला बसायचं आणि हे काम झालं की जे आहे त्याचा अनुभव आपोआप येऊन जातो म्हणजे जे आहे ते मी असलेला होतो ते मी असलेलाच होतो किती वेळा सांगितलं तरी हे कळत नाही कारण असलेला कसा होणार असा एक प्रश्न आहे मग म्हणजे असलेलं मीच आहे तर मग का अनुभवायला येत नाही असा पुढचा प्रश्न आहे का अनुभवायला येत नाही त्याचं फार उत्तर सोपं आहे जे मी नाही त्यात मी अतिशय रमलेला आणि रंगलेला आहे जे मी नाही त्यात अतिशय रमलेला आणि रंगलेला असल्यामुळे जे मी आहे त्या अनुभवाला येत नाही म्हणून जे मी नाही त्यात रमणं आणि रंगणं टाळणं याला वैराग्य असे म्हणतात तर किती सोपं आहे वैराग्य किती सोपं आहे असं म्हणतात वैराग्य शब्दाची फार सोपी व्याख्या जे मी नाही त्यामध्ये रमणं आणि रंगणं ते थांबवणं याला काय म्हणतात वैराग्य असं म्हणतो किती सोपं आहे वैराग्य फार फारच सोपं आहे पण ते तसं ते फार सोपं आहे म्हणूनच कठीण फार सोपं आहे कारण आम्हाला कठीण करून घ्यायची हौसच आहे प्रत्येक गोष्ट कठीण करून घ्यायची सोपी असलेली महा कठीण करून घ्यायची त्यासाठी घर सोडा गुहेत जाऊन बसा आणि गुहेत जाऊन बसलं की वैराग्य मी एकदा अनुभव घेतला होता हिमालयात जाऊन बसलो एका गुहेमध्ये बसलो आठ दहा दिवस त्या गुहेमध्ये छानपैकी माझं पस्तान बसलं उत्तम पस्तान बसलो एक दिवशी मारुती बुवा त्या गुहेमध्ये आले मारुती बुवा म्हणाले मग दुसऱ्या टप्प्यात मी बसू का आता आली पंचायत दहा दिवस पंधरा दिवस त्या गुहेत राहिल्यामुळे एक माझं काय तयार झालं होतं तिथे त्या गुहेविषयी माझ्या मनामध्ये कसला तरी हक्क निर्माण झाला होता आणि तो हक्क निर्माण झाल्यामुळे मला असं वाटायला लागलं की आता गुहेवर अतिक्रमण होणार आहे तर अतिक्रमण आहे मर्दुबा एकच गुहा आहे का होईल पुष्कळ गुहा आहे त्यात तुम्ही बसा आता गुहेविषयीचं ममत्व निर्माण झालं तर मग घराविषयी होतं ते काय वाईट होतं अशा पद्धतीचा असा माणसाचा स्वभाव आहे की जिथे जातो तिथे वहिवाटीचा हक्क निर्माण जातो हा माणसाचा स्वभाव आहे म्हणून ठाईच बसून करा एक न लागे जावे वनांतरा सही होत करा नारायण अगदी छान छान सोप्या सोपी गोष्ट आणि अशा सोप्या सोप्या गोष्टी करायच्या ऐवजी असं कुठेतरी जाण्याची जी कल्पना आहे ती जाण्याची कल्पना जोपर्यंत डोक्यात आहे तोपर्यंत जाणं कधी होणार नाही आणि शेवटी नदीच्या काठी जाईपर्यंत कुठे जाता येणार सगळी फजिती फजिती आणि फजिती आणि एकच कारण आहे फजितीचं अत्यंत विपरीत गोष्टी डोक्यात ठाण बांधून बसलेल्या आहेत आणि त्या ठाण बांधून बसलेल्या गोष्टी काढल्याशिवाय त्यामध्ये जे प्राप्त आहे नक्की करायचं ते प्राप्त होणं मोठं कठीण म्हणून वेदवाक्याचा कर्म सांगणे हा उद्देश नाही वेदवाक्यांचा उपासना सांगणे हा उद्देश प्रधान उद्देश नाही म्हटलं असेल एखाद्या उपासना करण्यासाठी किंवा उपासना करायला काय अडचण नाही आहे उपासना हे वेदाचं एक उद्दिष्ट असल्यामुळे एक उद्दिष्ट असल्यामुळे उपासनेला अडचण काय नाही म्हणून वेदवाक्यात अशा रीतीने वेदांत वाक्य विधी सांगणार आहेत असे मानले म्हणजे स्वर्गाची इच्छा करणाऱ्या माणसाला अग्निहोत्रादी साधन त्याप्रमाणे मोक्षाची इच्छा करणाऱ्या माणसाला ब्रह्मज्ञाने साधन सांगितले असं म्हणावं लागतं हा पूर्व पक्ष आहे हा ब्रह्मसूत्राचं वाचन करताना पूर्व पक्ष कोणता आहे जर समजून घेतलं नाही तर पूर्व पक्ष हा सिद्धांत पक्ष आहे असा वाटायला आणि तो आपल्याला फार पटतो चटकन पूर्व